ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमहा अध्याय आठवा नारायण कवचाचा उपदेश परीक्षिताने विचारली ज्याच्या संरक्षणाखाली इंद्राने शत्रूंच्या सैनिकांना खेळाप्रमाणे सहज जिंकून त्रैलोक्याच्या राज्यलक्ष्मीचा उपभोग घेतला ते नारायण कवच मला सांगावे तसेच त्याने त्यापासून सुरक्षित होऊन रणभूमीवर आक्रमण करणाऱ्या शत्रूंवर कसा विजय मिळवला हेही सांगावे तेव्हा शुकदेव म्हणाला परीक्षिता जेव्हा देवाने विश्वरूपाची पुरोहित म्हणून नेमणूक केली तेव्हा इंद्राने विचारल्यावरून विश्वरूपाने त्याला नारायण कवचाचा उपदेश केला तो तू एकाग्र चित्ताने ऐक विश्वरूप म्हणाला भीती उत्पन्न झाली असता नारायण कवच धारण करावे त्याचा विधी असा प्रथम हात पाय धुवून आचमन करावे नंतर अनामिकेत दर्भाचे पवित्र धारण करून उत्तरेकडे तोंड करून बसावे यानंतर कवचाचा जप होईपर्यंत मौन धारण करून पवित्र अंतकरणाने ओम नमो नारायणाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांनी हृदयादी अंगन्यास व अंगुष्टादी करण्यास करावा प्रथम ओम नमो नारायणाय या अष्टाक्षरी मंत्राच्या ओम इत्यादी आठ अक्षरांचा क्रमशः पाय गुडघे मांड्या पोट हृदय वक्षस्थळ मुख आणि मस्तक येथे न्यास करावा किंवा पूर्वोक्त मंत्राच्या यकारापासून सुरुवात करून ओमकारापर्यंत आठ अक्षरांचा मस्तकापासून आरंभ करून त्याच आठ अंगावर उलट क्रमाने न्यास करावा त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादशाक्षर मंत्राच्या ओम इत्यादी बारा अक्षरांचा उजव्या तर्जिनीपासून डाव्या तर्जिनीपर्यंत दोन्ही हातांची आठ गोठे आणि दोन्ही अंगठ्यांच्या दोन दोन गाठीमध्ये न्यास करावा नंतर ओम विष्णवे महा या मंत्राचे पहिले अक्षर ओम याचा हृदयावर वीचा ब्रह्मरंध्रावर शचा भोयांवर न चा शेंडीवर वेचा दोन्ही डोळ्यांच्या ठिकाणी आणि न चा शरीरातील सर्व गाठींच्या ठिकाणी न्यास करावा ओम महा पठू म्हणून दिग्बंध करावा अशा प्रकारे न्यास करणारा पुरुष मंत्र स्वरूप होतो यानंतर सर्व ऐश्वर धर्म यश लक्ष्मी ज्ञान आणि वैराग्याने परिपूर्ण अशा इष्टदेव भगवंताचे ध्यान करावे व आपणही तद्रूप आहोत असे चिंतन करावे त्यानंतर विद्या तेज आणि तपस्वरूप या कवचाचा पाठ करावा ज्यांनी गरुडाच्या पाठीवर आपले चरण कमल ठेवले आहेत आणि माझी आठ सिद्धी ज्यांची सेवा करीत आहेत ज्यांच्या आठ हातामध्ये शंखचक्र ढाल तलवार गदा बाण धनुष आणि पाश आहेत ते श्रीहरी सर्व प्रकारे व सर्व बाजूनी माझे रक्षण करतो अवतारी भगवान पाण्यामध्ये पाण्यातील जंतूपासून आणि वरुणाच्या पाशापासून माझे रक्षण करतो मायेने ब्रह्मचार्याचे रूप धारण करणारे वामनावतार जमिनीवर आणि विश्वरूप श्री त्रिविक्रम आकाशात माझे रक्षण करतो ज्यांच्या भीषण डरकाळीने सर्व दिशा दुमदुमून गेल्या होत्या आणि गर्भवतींचे गर्भ गळून पडले होते ते दैत्यराजाचे शत्रू भगवान नृसिंह हो, किल्ले जंगल रणभूमी इत्यादी बिकट ठिकाणी माझे रक्षण करत आपल्या दाढेने पृथ्वी धारण करणारे यज्ञमूर्ती वराहावतार मार्गामध्ये परशुराम पर्वतांच्या शिखरावर आणि लक्ष्मणासह भरताचे थोरले भाऊ भगवान रामचंद्र प्रवासाच्या वेळी माझे रक्षण करत भगवान नारायण जारण मारण इत्यादी अभिचारी कर्मांपासून आणि सर्व प्रकारच्या अपघातांपासून माझे रक्षण करत ऋषी श्रेष्ठ नर गर्वापासून योगेश्वर भगवान दत्तात्रेय योगातील विघ्नांपासून आणि त्रिगुणाधिपती कपिल कर्मबंधनापासून माझे रक्षण करतो सनतकुमार कामदेवापासून हयग्रीव रस्त्याने चालतेवेळी घडणाऱ्या देवमूर्तींना नमस्कार इत्यादी न करण्याच्या अपराधापासून देवर्षी नारद ईश्वर सेवेच्या अपराधापासून आणि कच्छपावतार सर्व प्रकारच्या नरकापासून माझे रक्षण करत भगवान धन्वंतरी कुपथ्यापासून जितेंद्रिय ऋषभदेव सुख दुःखादी भीतीदायक द्वंद्वापासून यज्ञ भगवान लोकापवादापासून बलराम मनुष्य निर्मित कष्टांपासून आणि श्री शेष क्रोधवश नावाच्या सापांच्या समूहापासून माझे रक्षण करतो भगवान व्यास अज्ञानापासून बुद्ध देव नास्तिकांपासून आणि प्रमादांपासून माझे रक्षण करतो धर्मरक्षणासाठी महान अवतार धारण करणारे भगवान कल्की कई काळाच्या दोषांपासून माझे रक्षण करतो गदाधारी केशव प्रातकाळी वंशधर गोविंद सकाळी तीक्ष्ण शक्तीधारी नारायण दुपारच्या आधी आणि मध्यानी चक्रराज सुदर्शनधारी विष्णू माझे रक्षण करतो तिसऱ्या प्रहरी प्रचंड धनुष्यधारी मधुसूदन आणि संध्याकाळी ब्रह्मादी त्रिमूर्तीधारी माधव माझे रक्षण करतो सूर्यास्तानंतर ऋषिकेश मध्यरात्रीच्या अगोदरांनी मध्यरात्री एकटे भगवान पद्मनाभ माझे रक्षण करतो मध्यरात्रीनंतर श्री वच्छलांचन श्रीहरी उष्यकाळी खडगधारी भगवान जनार्दन सूर्योदयाच्या पूर्वी श्री दामोदर आणि दोन्ही संध्यासमयी कालमूर्ती भगवान विश्वेश्वर माझे रक्षण करतो हे सुदर्शना तुझ्या कडांची टोके प्रलयकालीन अग्निसमान तीव्र आहेत तू भगवंताच्या प्रेरणेने सगळीकडे फिरत असतोस ज्याप्रमाणे आग वाऱ्याच्या साह्याने गवत वगैरे जाळून टाकते त्याप्रमाणेच तू आमच्या शत्रुसेनेला लगेच जाळून टाक हे कोमोदकी गदे तुझ्यापासून निघणाऱ्या ठिणग्यांचा स्पर्श वज्राप्रमाणे असह्य आहे तू भगवंताची आवडती आहेस तू कुष्मांड विनायक यक्ष राक्षस भूत प्रेत इत्यादिकांचा चुरा करून टाक आणि माझ्या शत्रूंचा नायनाट कर हे शंख श्रेष्ठा भगवान श्रीकृष्णाने फुंकल्यानंतर तू भयंकर आवाज करून माझ्या शत्रूंच्या हृदयाचा थरकाप उडव तसेच यातुधान प्रमथ प्रेत मातृका पिशाच ब्रह्म राक्षस इत्यादी भयानक प्राण्यांना येथून पळून लाव हे तीक्ष्ण धारेच्या श्रेष्ठ तलवारी तू भगवंताच्या प्रेरणेने माझ्या शत्रूंना छिन्न विछिन्न करून टाक शेकडो चंद्राप्रमाणे फिरणाऱ्या हे ढाली माझ्या शत्रूंचे डोळे तू बंद कर आणि पापी नजर असणाऱ्यांची दृष्टी नाहीशी कर सूर्यादि ग्रह धूमकेतू दुष्ट माणसे साप दाढा असणारे हिंस्र पशु भूतप्रेत इत्यादी तसेच पापी प्राण्यांपासून आम्हाला जे जे भय निर्माण होईल आणि जे जे आमच्या हिताच्या विरोधी असतील ते सर्वजण भगवंताचे नाम रूप तसेच आयुधांचे कीर्तन केल्याबरोबर नष्ट होत बृहद रथांतर इत्यादी सामवेदी स्तोत्राने ज्याची स्तुती केली जाते तो वेदमूर्ती भगवान गरुडाने विश्वक्षेन आपल्या नामोच्चरणाच्या प्रभावाने आमचे सर्व तऱ्हेच्या संकटापासून रक्षण करतो श्रीहरीचे नाम रूप वाहन आयुधे आणि श्रेष्ठ पार्षद आमची बुद्धी इंद्रिये मन आणि प्राणांचे सर्व प्रकारच्या संकटापासून रक्षण करतो जेवढे म्हणून कार्यकारणरूप जग आहे ते वास्तविक भगवंतच आहे या सत्याच्या प्रभावाने आमचे सर्व उपद्रव नाहीसे होत ज्या लोकांनी ब्रह्म आणि आत्मा यांच्या एकतेचा अनुभव घेतला आहे त्यांच्या दृष्टीने भगवंताचे स्वरूप भेदरहित आहे तरीसुद्धा ती आपल्या मायेने अलंकार आयुधे आणि रूप नावाच्या शक्ती धारण करतात ही गोष्ट सत्य आहे याच कारणाने सर्वज्ञ सर्व व्यापक भगवान श्रीहरी नेहमीच सर्व स्वरूपात आमचे सर्वत्र रक्षण करत जे आपल्या शब्दाने सर्व लोकांची भीती दूर करतात आणि आपल्या तेजाने सर्वांची तेज ग्रासून टाकतात ते भगवान नृसिंह दिशोपदिशात वर खाली आत बाहेर अशा सर्व ठिकाणी आमचे रक्षण करतो इंद्रा मी तुला हे नारायण कवच सांगितले हे कवच तू धारण कर म्हणजे अनायासेच सर्व दैत्य सेनापतींना जिंकून घेशील हे नारायण कवच धारण करणारा मनुष्य ज्याला आपल्या डोळ्यांनी पाहतो किंवा पायाने स्पर्श करतो तो ताबडतोब सर्व भयापासून मुक्त होतो जो ही वैष्णवी विद्या धारण करतो त्याला राजा चोर पिशाच वाघ इत्यादींपासून कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही पूर्वी कौशिक गोत्रातील एका ब्राह्मणाने ही विद्या धारण करून योगाने आपल्या शरीराचा मरुभूमीमध्ये त्याग केला होता ज्या ठिकाणी त्या ब्राह्मणाचे शरीर पडले होते त्याच्यावरून एक दिवस गंधर्वराज चित्ररथ आपल्या स्त्रियांसह विमानात बसून चालला होता तिथे येताच खाली डोकी करून तो विमानासह आकाशातून पृथ्वीवर पडला यामुळे आश्चर्यचकित झालेल्या त्याला जेव्हा वालखिल्य मुनींनी सांगितले की हा नारायण कवच धारण केल्याचा परिणाम आहे तेव्हा त्याने त्या ब्राह्मणाच्या अस्थी पूर्ववाहिनी सरस्वती नदीमध्ये सोडून दिल्या आणि पुन्हा स्नान करून तो आपल्या लोकी गेला शुक म्हणाला जो हे नारायण कवच योग्य वेळी ऐकून आदरपूर्वक धारण करतो त्याच्यासमोर सर्व प्राणी नम्र होतात आणि तो सर्व प्रकारच्या भयांपासून मुक्त होतो विश्वरूपापासून शतक्रतू इंद्राने ही वैष्णवी विद्या प्राप्त करून रणभूमीवर आसुरांना जिंकली आणि तो त्रैलोक्य लक्ष्मीचा उपभोग घेऊ लागला या ठिकाणी आठवा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू